श्रीधर स्वामीकृत श्री हरिविजय अध्याय तेविसावा रुक्मिणी स्वयंवर बलरामाचा विवाह वैवत रैवत राजाची कन्या रेवती हिच्याशी झाला कृष्णाचा विवाह असा सरळ झाला नाही त्याला त्यासाठी पराक्रम करून अनेक वीरांचा पराभव करावा लागला त्यावेळी विदर्भ देशाचा राजा भीमक याचे राज्य मोठे होते तो गुणी राजा प्रजेचा आवडत होता रुक्मी हा त्याचा मुलगा तो मात्र जरासंध शिशुपाल इत्यादींचा मित्र होता आणि मनाने दुष्ट होता भीमकाची मुलगी रुक्मिणी फार सुंदर होती तिच्या सद्गुणांची व सौंदर्याची कीर्ती सर्वत्र पसरली होती साक्षात लक्ष्मीच मानवी रूप धारण करून वावरत आहे असे तिला पाहून वाटत असे आणि लक्ष्मीच तिच्या रूपाने अवतार घेऊन आली होती पण ही गुप्त गोष्ट फक्त नारदासारख्या काही ऋषींना माहीत होती रुक्मीला आणखी चार भाऊ होते रुक्मरथ रुक्मबाहू रुक्मकेशी व रुक्ममाली अशी त्यांची नावे होती रुक्मिणी उपवर झाली होती रुक्मीच्या मनात असे होते की तिचा विवाह शिशुपालाशी लावून द्यावा पण रुक्मिणीचे मन काही त्याच्यावर नव्हते त्यातून एकदा द्वारकेतील कृष्णाची कीर्ती तिच्या कानावर आली भीमक एकदा सभेत सर्व मंत्र्यांसह व मांडलिक राजांसह बसला असता तेथे एक ब्राह्मण आला कीर्तिमुख असे त्याचे नाव होते तो सर्व देशात पर्यटन करीत आला होता राजाने त्याचे सा स्वागत केले सन्मान केला देशोदेशींच्या वार्ता त्याने सांगितल्या अनेक राजांची वर्णने केली अद्भुत अशा अनेक गोष्टी सांगितल्या गोकुळ वृंदावन मथुरा यांच्याही वार्ता त्याने सांगितल्या जरासंधाचा सतरा वेळा पराभव करणाऱ्या कंसाचा वध करणाऱ्या व अनेक दैत्यांचा संहार करणाऱ्या श्रीकृष्णाचे त्याने रसभरीत वर्णन केले कृष्णाच्या सौंदर्याचे वर्णन ऐकून सर्वांना आश्चर्य वाटले भीमकाला वाटले कृष्ण हा सामान्य मनुष्य नक्कीच नाही रुक्मिणी तेथे बसली होती कृष्णाचे वर्णन ऐकता ऐकता तिची भाव समाधी लागली अष्टसात्विक भाव जागृत झाले अश्रुपात होऊ लागला अंग थरथर कापू लागले तिला काय झाले याची चिंता वाटून डाया धावत आल्या व उपचार करू लागल्या पण भीमकाने आपल्या मुलीला काय झाले हे हे ओळखले कृष्णाचे वर्णन ऐकताच तिच्यावर मनावर परिणाम झाला तिचे मन त्याच्याकडे ओढ घेत असणार हे त्याला कळून चुकले कीर्तिमुखाचे कथन तेवढ्यावरच थांबले रुक्मिणीला अंतपुरात नेण्यात आले त्या ब्राह्मणाला राजाने चांगला मान केला व त्याची बोलवण केली भीमकाने मनाशी असे ठरविले की कृष्णाचा व रुक्मिणीचा विवाह झाला तर उत्तम होईल राणीलाही हा विचार पसंत पडला रुक्मिणीचा विचार घेतला तिला तर फारच आनंद झाला पण रुक्मी तो तर कृष्णाचा वैरी शिशुपालाचा मित्र शिशुपालाला रुक्मिणी आवडत होती त्याने रुक्मीजवळ तिच्यासाठी शब्दही टाकला होता रुक्मीच्या मनातून तो संबंध जुळून यावा असे होते भीमकाने ठरवलेला बेत त्याला मुळीच आवडला नाही त्याने विरोध केला ज्योतिषांना कृष्ण व रुक्मिणी यांचे ग्रह पटत नाहीत असे राजाला सांगा असे दमदाटे देऊन बजावले शिशुपालास रुक्मिणी द्यावी असे राजाला पटवून द्या असे हे सांगितले रुक्मी भीमक राजाला म्हणाला कृष्णा हा मुळीच योग्य वर नाही त्याला तुम्ही रुक्मिणी देऊ नका त्याऐवजी ती शिशुपालाला द्या तो चेदी देशाचा राजा आहे कृष्ण राजा नाही त्याच्याशी धनकोश नाही राजछत्र नाही तो गवळ्याचा पोट लहानपणी त्याने केलेले पराक्रम म्हणजे जास्त फुगून सांगितलेल्या भाकड कथाच एक केशी तट्टू मारले बगळा मारला पुतना नावाच्या बाईला मारले पण हे काही क्षत्रिय योचित पराक्रम नव्हेत त्याला काल यवनापुढे पळताभुई थोडी झाली पळपुट्या पोराला तुम्ही रुक्मिणी दिलीत तर तो मी माझा फार मोठा अपमान समजेन माझ्या डोक्याचे मुंडन करून घे रुक्मिणीची कडू वचने ऐकून रुक्मिणीला फार वाईट वाटले आणि रुक्मिणीचा शिशुपालाशी विवाह करायची तयारी रुक्मी करू लागला मुलां मुलाच्या शिरजो शिरजोरापणापड पुढे बापाचे काही चालेना आईचे काही चालेना आता आपला कोणीच त्राता नाही असे वाटून रुक्मिणी फारच उदास झाली कृष्णाला जर आपली स्थिती कळली तर तो धावत येऊन आपली या कारास्थानातून सुटका करील असा तिला विश्वास वाटत होता पण कृष्णाला जाऊन सांगणार कोण घरचेच लोक शत्रू झाले अंगणात पाय टाकावा तरी तो परप्रांत झाला पिता व माता यांचा कन्येला आधार वाटतो पण त्यांचे उद्दाम तरुण ज्येष्ठ पुत्रापुढे काही चालत नाही आज ना उद्या शिशुपालासारख्या उद्धट उर्मट कपटी दुष्ट साधूंचा शत्रू अशा राजाशी आपले लग्न होणार त्या पुरुषोत्तम श्रीकृष्णा दर्शनही मग आपल्याला होणार नाही रुक्मिणी चिंता करू लागली राजाच्या पदरी असणाऱ्या सर्व लोकांबद्दल ती मनोमन पारख करू लागली द्वारकेपर्यंत जाऊन गुप्तपणे कृष्णाला बोलावणे करायचे काम कोण करील याचा ती अंदाज घेऊ लागली तोच सुदैव नावाच्या प्रेमळ ब्राह्मणाशी तिला ब्राह्मणाची तिला आठवण झाली तिने त्याला एका बाजूस बोलावले मी सांगेन ते काम आपण जर अत्यंत गुप्ततेने केले आहेत तर मोठे पारितोषिक देईन पण गुप्तता पाळीन अशी शपथ घ्या ती म्हणाली त्याने शपथ घेतली मग ती म्हणाली यात्रेला जाण्याचे निमित्त करून तुम्ही हे नगर सोडून जायचे माझे एक पत्र घेऊन द्वारकेत जायचे वसुदेव पुत्र श्रीकृष्ण यांना ते पत्र द्यायचे आणि त्यांना तात्काळ येऊन मला सोडवण्याची प्रार्थना करायची रातोरात प्रवास करायचा ब्राह्मणाने ते सर्व मान्य केले कृष्ण हा अवतारी पुरुष असे त्याने ऐकले होते या उत्तम कार्याच्या निमित्ताने भगवत स्वरूप अशा त्या कृष्णाचे दर्शन होईल ही त्याला मोठी पर्वणीच वाटली ब्राह्मणाजवळ तिने गुप्तपत्र दिले सात श्लोकात तिने आपली स्थिती कळवली आणि मी तुमच्या चरणाची दासी आहे मला तात्काळ येऊन येथून सोडवा असे लिहिले ब्राह्मण रात्रीच निघाला भीमकाने गुप्तपणे त्याला वेगवान अश्व जोडलेला रथ दिला रुक्मिला यातले काही कळले नाही एका रात्रीत तो ब्राह्मण द्वारकेत पोचला कृष्णाचीच भेट हवी आहे मी भीमक राजाकडून संदेश घेऊन आलो आहे असे त्याने सांगतात यादव पारेकर यांनी त्याला कृष्णाच्या मंदिरापर्यंत नेले त्याचे स्वागत करून कृष्णाने कुशल विचारले पण कृष्ण दर्शनाने तो सत्वगुणी ब्राह्मण इतका भांबावून गेला की त्याला काही बोलायचे सुचतेच ना मग भानावर येऊन म्हणाला भगवन हे पत्र घ्या यात सारा उलगडा होईल काहीही करून आपण विदर्भ देशास लगेच यायला हवे नाहीतर अनर्थ होईल एवढं मात्र सांगतो कृष्णाने पत्र वाचले पत्रातील सर्व अक्षरे व शब्द भीमकीच्या पवित्र प्रेमाची साक्ष देत होते रुक्मिणीने लिहिले होते हे सुंदरा तुझ्या गुणांचे व सौंदर्यांचे वर्णन ऐकले तरी सर्व प्राणी मात्र संतोष पावतात माझ्या मनाची सहज लज्जा व संकोच कुठे गेला माझे मन तुझ्या चरणाकडे लागले आहे तुझ्या प्राप्तीसाठी मी कोणतेही तप केलेले नाही कितीतरी तरुणी तप करत असतील पण मी अगदी हीन दिन आहे एक मात्र मी ठरवले आहे करीन तर तुझ्याशीच विवाह करीन दुसऱ्या कोणासही मी वरणार नाही मी शरण आले असता तू जर माझा उद्धार केला नाहीस तर तुझ्या नावाला बट्टा लागेल शिशुपालासारख्या जंबुकाने तुझ्यासारख्या सिंहाचा वाटा न्यावा काय धाव माझी या संकटातून सुटका कर मला स्वतःच्या अंकावर बसव जन्मांतरीचे जर माझे काही पुण्य असेल तर तू येशील आणि मला घेऊन जाशील यादव सेना घेऊन उद्या सकाळच्या आत तू इथे ये शिशुपालाच्या सेनेचा पराभव कर मगध सेनेला पळवून लाव तू राक्षस राक्षसविधेने मला पळवून ने माझ्या बंधूचा तुला विरोध आहे त्यांच्याशी लढाईचा प्रसंग टाळायची एक युक्ती सांगते सकाळी कुलधर्माप्रमाणे विवाहापूर्वी नगराबाहेरच्या देवीच्या मंदिरात मी दर्शनासाठी जाणार आहे मजोबरोबर सख्या असतील थोडेफार सैनिक पाहायला असतील तुला त्यावेळी माझे हरण करता येईल ब्रह्मदेवाने वस्त्रहरण करून तुझी परीक्षा पाहिली पण त्यात त्याचाच पराभव झाला तुझा महिमा देवानासुद्धा कळत नाही तुला ही साधी गोष्ट सहज शक्य आहे मी पत्र पाठवताना मोठे वेळे साहसच केले आहे इथे स्वकीयांच्याच कैदेत मी पडले आहे तू माझा उद्धार केला नाहीस तर मी जीवभावच नष्ट करून तुझ्या परात्पर रूपात विलीन होईल तुझ्याविना प्राण कंठाशी आले आहेत श्रीकृष्णा आता वाट पाहायला लावू नकोस पत्र वाचून श्रीकृष्ण म्हणाला विप्रवर्य भीमकीच्या सौंदर्याचे व सद्गुणांचे वर्णन ऐकले आहे माझेही मन तिच्याकडे ओढ घेत आहे तिच्या या पत्राप्रमाणे मला गेलेच पाहिजे ब्राह्मण म्हणाला ह्यावेळी उशीर करून मुळीच चालणार नाही रुक्मिणी तिकडे चिंतेने झुरत आहे ती प्राणत्यागही करील कृष्णाने विचार केला यादव सेना न्यायची म्हटले तर फार विलंब होईल जिकडे तिकडे आधीच कळेल एकट्याने जावे हेच बरे त्याने दारुकाला उठवले तत्काळ रथाला अश्व जोडण्यास सांगितले सुदैवाला घेऊन तो रातोरात विदर्भ देशाकडे निघाला कुंडिनपुराच्या जवळ त्याचा रथ आला तेव्हा सकाळ व्हायला अवकाश होता त्याला दुरूनच नगरात दीप प्रज्वलित दिसले पहाटेपासून लोकांची गडबड सुरू झालेली दिसली कुंडीनपुरात काय चालले होते भीमकाला व रुक्मिणीला कृष्ण येईल अशी आशा वाटत होती पण कृष्णाला विवाहाचे निमंत्रणसुद्धा दिलेले नाही तो येण्याची आशा धरण्यात काय अर्थ असेही तो मनाशी म्हणत होता सुदैव ब्राह्मणाला दा वाटेतच कोणी अडवले की काय तो अजून पोचला नसेल की काय पत्र वाचून कृष्ण येईल की नाही असे अनेक चिंतेचे विचार मनात गोळवेत रुक्मिणी रडत होती शिशुपाल दमघोषासह मोठ्या थाटात नगरात आला मनाविरुद्ध का होईना भीमकाने त्याचे स्वागत केले त्याची व वरपक्ष्यांची त्याने योग्य ठिकाणी राहण्याची व्यवस्था केली द्वारकेत काय घडले दारुकासह एका ब्राह्मणाला भरून घेऊन कृष्ण एकटाच रात्री कुंडीनपुरास गेला असे बलराम उग्रसेन इत्यादिकांना लगेच कळले तेव्हा बलरामाने यादवांचं सैन्य रातोरात जमवले आणि तोही कृष्णामागोमाग निघाला कृष्णानं सुदैव ब्राह्मणाला कुंडिनपुरात पाठवले तो राजाकडील ब्राह्मण त्याला मुक्त प्रवेश होता तो राजप्रासादात गेला रुक्मिणीभोवती स्त्रिया व सख्या होत्या सहज तिथे गेल्यासारखे करून सुदैवाने रुक्मिणीला खुणेनेच कळले तुझ्या उद्धारकर्त्या नगर उद्धारकर्ता नगराच्या बाहेर आला आहे ती खून तिला कळताच तिचे डोळे आशेने चमकले त्यानंतर तिचे रडणे थांबले तिचे मन पालटले असे पाहून स्त्रियांना बरे वाटले रुक्मिणी चौथा थलावर गेली शृंगारलेल्या नगरीचा देखावा पाण्याचे निमित्त करून तिने नगरीच्या बाहेर दूरवर दृष्टी टाकली तिला दूरवर कृष्णाचा रथ दिसला त्याच्या रथावरील गरुड ध्वज दिसला मागे आणखी एक दूर एक मोठे सैन्य येत आहे असे दिसले ती यादव असावी असा तिने तर्क केला तोपर्यंत दिवस उगवला राजाच्या दूतांनी राजाला येऊन सांगितले महाराज द्वारकेहून कृष्ण व बलराम रुक्मिणीचा विवाह असे कळल्यावर समारंभ पाहण्यासाठी आले आहेत आपण त्यांचे स्वागत केले पाहिजे असे वाटून भीमक त्याला सामोरा गेला श्रीकृष्ण बलरामा आपल्याला माझ्या रुक्मिणीच्या विवाहाचे निमंत्रण पाठवण्याचे राहून गेले पण आपण ती चूक सावरून घेऊन इथे येऊन मजवर उपकार केले आपण नगरात चलावे आपले आतिथ्य करण्याचे सद्भाग्य मला मिळावे कृष्ण म्हणाला भीमक महाराज आमच्या येण्यामुळे आपली नगरातील व्यवस्था तीजवर ताण पडेल सैन्यासह आम्ही अंबिकापुरात देवीच्या मंदिराजवळच राहतो विवाहाला येथूनही उपस्थित राहता येईल असे सांगून व आपल्या मधुरवाणीने भीमकाचे मन जिंकून कृष्णाने त्याला द्वारकेतून बलरामाने आणलेल्या काही मौल्यवान वस्तूंची भेट दिली भीमक परत गेला देवीच्या मंदिरापासून जवळच यादवांच्या सेनेचा तळ पडला सैन्याला थोडक्या वेळात वि विश्राम घेऊन केव्हाही वेगाने परत जाण्याच्या तयारीत राहायची सूचना बलरामाने गुप्तपणे केली सैनिक कसलेले लढवाई होते पण बाह्यता कोणीही युद्धाच्या तयारीत आहे असे कळू दिले नाही कृष्णाच्या आगमनाने शिशुपाल जरासंध व इतर राजांना राग आला आणि लग्नात विघ्न येणार अशा शंकेने धास्तीही वाटली अंबिकापुरापुढे जाताना कृष्ण व बलराम यांनी राजाचा मान राखून नगरात येऊन नगराचे दर्शन मात्र घेतले होते सर्वांना आपल्याला अनुकूल करून घेण्याची कृष्णाची ती युक्ती होती नागरिकांना दोघा वीरांचे दर्शन होऊन फार आनंद झाला जरासंधाचा व शिशुपालाचा वारंवार पराभव करणारे यदुवीर पाहून त्यांना धन्य वाटले त्यांना उत्साह आला कृष्णाचे रूप पाहून कित्येकांच्या मनात आले रुक्मिणीचा विवाह कृष्णाजी झाला तर किती चांगले होईल यादवांच्या सेनेचा समाचार घेण्याची सिद्धता ठेवा असे जरासंधाला शिशुपालाने सुचवले रुक्मिणीने प्रसंगातील तणाव ओळखला आता विवाह करण्यात इतर फाटे फुटू नयेत म्हणून तो लगबग करू लागला पण त्याची माता शुद्धमती हिने रुक्मिणीला कुलाचाराप्रमाणे अंबादेवीच्या दर्शनात जाणे आवश्यक आहे रीतसर सर्व विधी शास्त्रानुसार झाले पाहिजेत उतावळेपणा करू नको असे सांगितले रुक्मी म्हणाला तो मथुरेतून पळून गेलेला कृष्ण त्याच्या बलिष्ठ भावाबरोबर आला आहे तो काही गडबड करील रुक्मिणीचे मन त्याच्यावर आहे पण मी त्या कृष्णाच्या हाती ती लागू देणार नाही शुद्धमतीने त्याची समजूत काढली देवीच्या दर्शनासाठी रुक्मिणीला पाठवले पाहिजे हे मात्र त्याने मान्य केले भीमकाने स्वामी रुक्मीची कान उघडणीच केली तू कृष्णाला एवढा का भितोस तू स्वतःला पराक्रमी सोस समजतोस ना मग तू रुक्मिणीचं संरक्षण कर ना रुक्मीचा पराभव होऊन कृष्णाकडूनच त्याला त्याचा हरण व्हावा असे भीमकाला मनोमन वाटत होते रुक्मीचे कृष्णापुढे काही चालणार नाही हेही त्याने जाणले होते रक रक रक रुक्मी चिडला त्याने सैनिकांच्या पाऱ्यात रुक्मिणीला देवीच्या दर्शनाला नेण्याची तयारी केली रुक्मिणी सखीसह देवीच्या मंदिरात गेली तिचे सौंदर्य पाहून लोक भुलून जात होते तिने मौन धारण केले होते पूजा केल्यावर मात्र तिने रडत रडत देवीची प्रार्थना केली हे देवी जगदंबे मला श्रीहरिपती लाभावा अन्य कोणी नको माझी एवढी इच्छा तू पूर्ण कर तिने केलेली प्रार्थना देवीने ऐकली देवी प्रगट झाली नीलकमलाची एक दिव्य माला तिने रुक्मिणीच्या हाती दिली आणि ही माला श्रीकृष्णाच्या कंठात अर्पण कर असे सांगून तुझी मनोकामना पूर्ण होईल असा वर दिला रुक्मिणीने देवीपुढे प्रणिपात केला ती आनंदित झाली हातात माळ घेऊन ती त्वरेने सखीसह बाहेर निघून रथापर्यंत चालू लागली आणि एक नवल घडले भोवती ज्या सशस्त्र सैनिकांचा पारा होता त्यांची दृष्टी रुक्मिणीवर पडताच ते मोहित झाले त्यांच्या हातातील शस्त्रे गळून पडली आपले काम विसरून व देहभान नष्ट होऊन ते मूर्छा येऊन खाली पडले तीच नेमकी वेळ साधून कृष्ण रथातून तेथे आला पटकन पुढे वाकून कृष्णाने रुक्मिणीला हात दिला ती त्याच्या रथात चढली आणि क्षणाचाही विलंब न लावता तिने ती माळ कृष्णाला अर्पण केली तिने कृष्णाला वरिले दारुकाने सरकन रथ वळवला रुक्मिणीला अत्यंत हर्ष झाला तिने आपले मस्तक हरिचरणी लवविले कृष्णाने तिच्या मस्तकावर आपला कमल सदृश हात ठेवला प्रिय आता भिवू नकोस निश्चिंत राहा तुझे रक्षण करणे माझे कर्तव्य आहे असे म्हणून तिला त्याने आश्वासन दिले रथ द्वारकेच्या मार्गाला लागला घोडे भरधाव चालले यादवसेना जय्यत तयारच होती रुक्मी जरासंध व त्याच्या पक्षाच्या इतर राजांचा आणि वीरांच्या अंगाची क्रोधाने आग आग झाली मगधवीर त्यावेळी कृष्णाचा पाठलाग करू लागले त्याचवेळी देवीच्या मंदिराभोवताल भोवतालचे पारेकरी भानावर आले रुक्मिणी कृष्णाने नेली अस नेले असे कळताच त्यांनी पाठलाग सुरू केला अश्ववीर व रथीच यावेळी पाठलाग करू शकले नगरात एकच गडबड उडाली अध्याय तेविसावा समाप्त श्री कृष्णार्पणमस्तू